ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा श्रीमद भागवत महापुराण स्कंध तिसरा अध्याय पहिला उद्धव आणि विदूर यांची भेट श्री शुक म्हणाले जी गोष्ट तू विचारलीस तीच सुख समृद्धीयुक्त असे घर सोडून वनात गेलेल्या विदुराने पूर्वी भगवान मैत्रियांना विचारली होती जेव्हा पांडवांचे सल्लागार सर्वेश्वर भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूरला गेले होते तेव्हा ते दुर्योधनाच्या महालात जाण्याऐवजी आपलेच घर समजून विदुराच्या घरी गेले होते राजा परीक्षितांनी विचारले प्रभू भगवान मैत्री यांची विदुराशी भेट कुठे झाली आणि केव्हा त्यांचा संवाद झाला ते आपण आम्हाला सांगावे पवित्र हृदयाच्या विदुराने महात्मा मैत्रियांना अगदीच काही साधा प्रश्न विचारला नसेल कारण मैत्रियासारख्या साधू शिरोमणींनीही त्याचा आदर केला होता सूत म्हणाले राजा परीक्षिताने असे विचारल्यावर सर्वज्ञ शुकदेवानी अतिशय प्रसन्न होऊन म्हटले ते ऐका श्री शुकाचार्य म्हणाले ज्यावेळी अंध राजा धृतराष्ट्राने अन्यायपूर्वक आपल्या दुष्टपुत्रांचे पालनपोषण करतानाच आपला धाकटा भाऊ पांडू यांच्या अनाथ मुलांना लाखेच्या घरात पाठवून त्या घराला आग लावून दिली तसेच ज्यावेळी आपली सून आणि महाराज युधिष्ठिरांची पट्टर आणि द्रौपदी हिचे केस भर सभेत दुशासनाने ओढली त्यावेळी द्रौपदीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या आणि त्या धारांमुळे तिच्या वक्षस्थळाला लावलेले केशर वाहून जाऊ लागले तरीसुद्धा धर्तराष्ट्राने आपल्या मुलाला त्या कुकर्मापासून अडवले नाही अन्यायाने द्युतामध्ये जिंकलेल्या सत्यपरायण आणि सरळ अशा युधिष्ठिराचे राज्य वनातून परतल्यावर अटीप्रमाणे त्यांनी परत मागितले परंतु त्याचे वडिलोपार्जित राज्य मोहवश झालेल्या धर्तराष्ट्राने त्या अजातशत्रूला परत दिले नाही महाराज युधिष्ठिराने पाठवल्यामुळे जगद्गुरू भगवान श्रीकृष्णांनी कौरवांच्या सभेत सज्जनांना समान वाटणारे भाषण केले त्या म्हणण्याचा धृतराष्ट्राने मुळीचा आदर केला नाही कारण त्याचे सर्व पुण्यच नाहीशी झाले होते नंतर सल्ला मसलतीसाठी जेव्हा विदुराला बोलावले गेले तेव्हा सर्व मंत्र्यात श्रेष्ठ अशा विदुराने राजभवनात जाऊन थोरले बंधू धर्तराष्ट्राने विचारल्यावरून त्याला जो सल्ला दिला त्या सल्ल्याला नीतीशास्त्र जाणणारे लोक विदूर नीती असे म्हणतात विदूर म्हणाला महाराज आपण अजातशत्रू युधिष्ठिराला त्याचा राज्याचा हिस्सा देऊन टाका सहन करता न येण्यासारखे आपण केलेले अपराधही ते सहन करीत आहेत ज्या भीमरूपी नागालाही आपण खूप घाबरता तो बदला घेण्यासाठी आपल्या छोट्या भावांसह मोठ्या क्रोधाने फुत्कार टाकीत आहे पांडवांनी भगवान श्रीकृष्णांना आपलेशे करून घेतले आहे ते यदुवीरांचे आराध्य दैवत यावेळी आपली राजधानी द्वारकापुरी येथे आहेत पृथ्वीवरील मोठमोठ्या राजांना त्याने जिंकून घेतले आहे आणि सर्व देव सुद्धा त्यांच्याच बाजूचे आहेत ज्याचे आपण पुत्र मानून पालनपोषण करीत आहात त्या दुर्योधनाच्या रूपाने तर मूर्तिमान दोषच आपल्या घरात घुसला आहे हा श्रीकृष्णाचाच द्वेष करणार आहे म्हणूनच आपण श्रीकृष्णांना विन्मुख होऊन ऐश्वर्यहीन होऊ लागला आहात आपल्या कुळाचे कल्याण व्हावे असे आपल्याला वाटत असेल तर आपण ताबडतोब या दुष्टाचा त्याग करा साधूजन ज्याचे अनुकरण करण्याची इच्छा करीत त्याचे हे म्हणणे ऐकून कर्ण दुशासन आणि शकुनीसहित दुर्योधनाचे ओठ क्रोधाने थरथर कापू लागले आणि त्याचा तिरस्कार करीत तो म्हणाला अरे या कपटी दाशीपुत्राला येथे कोणी बोलावले ज्यांचे अन्न खाऊन हा जिवंत आहे त्यांनाच प्रतिकूल होऊन शत्रू पक्षाची बाजू घेत आहे याला ठार न करता नगरातून ताबडतोब बाहेर हाकलून द्या बाणाप्रमाणे तीक्ष्ण असे हे कठोर शब्द आपल्या भावान देखत ऐकून ते शब्द मर्मभेदी असूनही विदुराने वाईट वाटून घेतले नाही आणि भगवंताच्या मायेची महती समजून आपले धनुष्य राजद्वारावर ठेवून तो निघून गेला कौरवांना पुण्याईने मिळालेला तो महापुरुष हस्तिनापुरातून निघून पुण्य प्राप्त करण्याच्या इच्छेने पृथ्वीवरील भगवतचरणाने पावन झालेल्या तीर्थक्षत्री संचार करू लागला जेथे श्रीहरी अनेक मूर्तिरूपात विराजमान आहेत जी जी भगवंताच्या मूर्तीने सुशोभित अशी तीर्थस्थाने नगरे पवित्र वने पर्वत लताकुंज निर्मल पाण्याने भरलेल्या नद्या सरोवरे इत्यादी होती त्या सर्व ठिकाणी तो एकटाच विहार करीत होता ज्याच्यामुळे आप्त आपल्याला ओळखू शकणार नाही अशा अवधूत वेशामध्ये तो स्वच्छंदपणे पृथ्वीवर विहार करीत होता तो शरीराला सुशोभित करीत नसे पवित्र आणि साधे भोजन करी शुद्ध व्रतीने जीवन निर्वाह चालवी प्रत्येक तीर्थात स्नान करी जमिनीवर निद्रा करी आणि भगवंतांना प्रसन्न करणाऱ्या व्रतांचे पालन करीत असे अशा प्रकारे भारतवर्षात फिरत फिरत जेव्हा तो प्रभास क्षेत्रात पोहोचला त्यावेळी भगवान श्रीकृष्णांच्या साह्याने महाराज युधिष्ठिर पृथ्वीवर एकछत्री अखंड राज्य करू लागले होते तेथे त्याने आपल्या कौरव बंधूच्या विनाशाचे व्रत ऐकले जे आपापसातील कलहामुळे एकमेकाशी लढून नष्ट झाले होते जसे बांबूंचे जंगल एकमेकावर घासून पेटलेल्या अग्नीने जळून खाक होते हे ऐकून तो शोक करीत निमूटपणे सरस्वतीच्या तीरावर आला तेथे त्याने त्रित उष्णा मनु पृथू अग्नी असित वायू सुदास गौ गुह आणि श्राद्धदेवाच्या नावाने प्रसिद्ध अशा अकरा तीर्थात स्नान करून संबंधितांना तिलांजली दिली याशिवाय पृथ्वीवर देवतांनी स्थापन केलेली भगवान विष्णूंची अनेक मंदिरे होती की ज्या मंदिराच्या शिखरावर भगवंताचे मुख आयुध चक्र यांचे चिन्ह होते आणि ज्याच्या केवळ दर्शनानेच श्रीकृष्णांचे स्मरण होत होते अशा मंदिराचे दर्शन घेतले तेथून निघून तो धनधान्याने पूर्ण अशा सौराष्ट्र सौवीर मत्स्य कुरुजांगल आदी देशात जाऊन काही दिवसांनी यमुना तटावर पोहोचला तेव्हा तिथे त्याने परम भागवत उद्धवाचे दर्शन घेतले तो भगवान श्रीकृष्णांचा विख्यात सेवक आणि शांत स्वभावाचा होता तो पूर्वीचा बृहस्पतीचा शिष्य होता विदुराने त्याला पाहून प्रेमाने गाढ आलिंगन दिले आणि त्याला भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे आश्रित असलेल्या स्वजनांचे कुशल विचारले विदुराने विचारले पुराण पुरुष बलराम आणि श्रीकृष्ण यांनी आपल्याच नाभिकमलातून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाची प्रार्थना ऐकून या जगात अवतार घेतला ते पृथ्वीचा भार उतरवल्यावर सर्वांना आनंद देत आता श्री वासुदेवांच्या घरी सुखाने राहत आहेत ना प्रिय उद्धवा आम्हा कुरुवंशांचे परम सुरद आणि जे पित्याप्रमाणे समान वागणुकीने उदारतापूर्वक पतीसह कुंती आदी आपल्या बहिणींना इच्छिलेल्या सर्व वस्तू देऊन आनंद देणारे पूज्य वसुदेव खुशाल आहेत ना हे उद्धवा जो पूर्वजन्मी कामदेव होता आणि ज्याला देवी रुक्मिणीने विप्रांची आराधना करून भगवंताकडून प्राप्त करून घेतली तो यादवांचा सेनापतीवीर प्रद्युम्न सुखात आहे ना सातवत वृष्णी भोज आणि दाशार्ह वंशातील यादवांचे अधिपती महाराज उग्रसेन सुखात आहेत ना त्यांनी राज्य मिळवण्याची आशा पूर्णपणे सोडून दिली होती परंतु कमलनयन भगवान श्रीकृष्णाने त्यांना पुन्हा राजसिंहासनावर बसवले हे उद्धवा आपले पिता श्रीकृष्ण यांच्याप्रमाणेच सर्व योद्ध्यामध्ये अग्रगण्य असणारा श्रीकृष्णपुत्र सांब खुशाल आहे ना हे पार्वतीपुत्र कार्तिक स्वामी होते अनेक व्रते करून जांबवतीने यांना जन्म दिला होता अर्जुनापासून रहस्यासह धनुर्विद्येचे शिक्षण घेतलेला सात्यकी सुखरूप आहे ना योग्यांनाही दुर्लभाशी दुर्लभ अशी भगवद्गती सात्यकीला श्रीकृष्णाच्या सेवेनेच सहज प्राप्त झाली भगवंतांना शरण गेलेला निर्मळ अंतकरणाचा बुद्धिमान अक्रूर प्रसन्नचित्त आहे ना तोच अक्रूर श्रीकृष्णांची चरणचिन्हे उमटलेल्या मार्गावरील धुळीत प्रेमाने अधीर होऊन लोळू लागला होता देवमाता आदितीप्रमाणेच साक्षात भगवान विष्णूची माता राजा देवकाची मुलगी देवकी आनंदात आहे ना जसे तिन्ही वेद यत्न विस्तार रूप अर्थाला आपल्या मंत्रामध्ये धारण करतात त्याचप्रमाणे देवकीने भगवान श्रीकृष्णांना आपल्या गर्भामध्ये धारण केले होते आपल्या भक्तांच्या कामना पूर्ण करणारे भगवान अनिरुद्ध सुखरूप आहेत ना त्यांना वेदशास्त्रांचे मूळ कारण आणि चित्त अहंकार बुद्धी व मन या अंतकरण चतुष्टयाच्या चौथ्या तत्वाचा म्हणजे मनाचा अधिष्ठाता समजले जाते हे उद्धवा आपले हृदयेश्वर अशा भगवान श्रीकृष्णांची अनन्य भावाने अनुकरण करणारी हृदिक सत्यभामेचा पुत्र चारुदेष्ण गद इत्यादी सर्वजण सुखरूप आहेत ना अर्जुन आणि श्रीकृष्ण हे आपलेच दोन्ही हात असल्याचे समजणारे त्यांच्या साह्याने महाराज युधिष्ठिर धर्म मर्यादेचे न्यायपूर्वक पालन करीत आहेत ना मय सभेमध्ये त्यांचे राजवैभवाने विजय पाहून दुर्योधनाचा जळफळाट झाला होता अपराधी लोकांच्या बाबतीत अत्यंत असहिष्णु असलेल्या भीमाने सापाप्रमाणे दीर्घकाल टाकणारा आपला क्रोध सोडला की नाही जेव्हा तो गदायुद्धात वेगवेगळे पवित्र घेत असे त्यावेळी त्याच्या पायांचे आघात धरती सहन करू शकत नसे ज्याच्या बाणांच्या जाळ्यात झाकले गेलेले आणि भिल्लाचा वेश घेतल्यामुळे कोणालाही ओळखू न येणारे भगवान शंकर प्रसन्न झाले होते तो सेनापतींचे यश वाढवणारा गांडू धनुष्यधारी अर्जुन सुप्रसन्न आहे ना आता तर त्याचे सर्व शत्रू संपले असतील ज्याप्रमाणे पापण्या डोळ्यांचे रक्षण करतात त्याप्रमाणेच कुंतीचे युधिष्ठिराधी पुत्र ज्यांचा नेहमी सांभाळ करतात आणि कुंतीनेच ज्यांचे पालन केले ते नकुल आणि सहदेव कुशल आहेत ना ज्याप्रमाणे दोन गरुड आणि इंद्राच्या मुखातून अमृत काढून आणले होते त्याप्रमाणे या दोघांनी युद्धात शत्रूकडून आपले राज्य हिसकावून घेतले होते अहो श्रेष्ठ राजर्षी पांडूचा वियोग होऊनही कुंती केवळ या बालकांच्यासाठीच जिवंत राहील ज्या महारथी अद्वितीय वीर पांडूची केवळ एक धनुष्य घेऊन एकट्यानेच चारी दिशा जिंकल्या होत्या हे उद्धवा ज्याने पांडवाच्या रूपाने आपल्या परलोकवासी भाऊ पांडूचा द्वेष केला आणि आपल्या मुलांच्या होकारात होकार मिळून आपला हितचिंतक असलेल्या मला नगराबाहेर घालवून दिली तो धृतराष्ट्र अधपतनाकडे जात आहे हे पाहून मला फार वाईट वाटते परंतु मला या गोष्टीचे बिलकुल आश्चर्य वाटत नाही जगदविधाता भगवान श्रीकृष्णच मनुष्यासारख्या लीला करून लोकांची मनोवृत्ती भ्रमित करतात मी तर त्यांच्याच कृपेने त्यांचा महिमा पाहत इतरांपासून दूर राहून आनंदाने विहार करीत आहे जरी कौरवाने अपराध केले असले तरी भगवंतांनी त्यांची अशासाठी उपेक्षा केली की त्यांच्या बरोबरीने जे दुष्ट राजे धन विद्या आणि जातीच्या मदाने अंध होऊन कुमार्गाने जात होते आणि वारंवार आपल्या सैन्याच्या बळावर पृथ्वीचा थरकाप उडवित होते त्यांनाही मारून आपल्याला शरण आलेल्यांचे दुःख ते नाहीसे करू इच्छित होते उद्धवा भगवान श्रीकृष्ण जन्मानी कर्मरहित आहेत तरीसुद्धा दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्तांना आपल्याजवळ आणण्यासाठी त्यांची दिव्य अशी जन्मकर्मे होतात नाहीतर दुसरा असा कोण आहे की जो गुणांच्या पलीकडे गेलेला असूनही या कर्मबंधनात पडू इच्छील म्हणून मित्रा ज्यांनी अजन्म असूनही आपल्याला शरण आलेले सर्व लोकपाल आणि आज्ञाधारक भक्त यांचे कल्याण करण्यासाठी यदुकुळाचा जन्म घेतला आहे त्या पवित्र कीर्ती श्रीकृष्णांच्या कथा मला ऐकव या ठिकाणी पहिला अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू